अध्याय तिसरा भक्तीच्या कष्टांची निवृत्ती नारद म्हणाले भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्री शुकदेवानी सांगितलेल्या भागवतशास्त्राच्या कथांद्वारा मी उज्ज्वल ज्ञानयज्ञ करीन हा यज्ञ कुठे केला पाहिजे ते ठिकाण आपण मला सांगा आपण वेद जाणणारे आहात तेव्हा शुकाने सांगितलेल्या शास्त्राचा महिमा आपण मला सांगा श्रीमद भागवताची कथा किती दिवसात सांगितली पाहिजे व ती कथन करण्याचा विधीही आपण मला सांगा सनकादिक म्हणाले नारद मुनी आपण मोठे विनम्र आणि विवेकी आहात आम्ही आपणास सविस्तर सांगतो आपण ते ऐकावी हरिद्वारजवळ आनंद नावाचा एक घाट आहे तिथे अनेक ऋषी वास्तव्य करून आहेत तसेच देवता आणि सिद्ध पुरुष सुद्धा त्या स्थानाचा लाभ घेतात नाना प्रकारचे वृक्ष आणि वेली यांनी व्याप्त असे हे ठिकाण असून तिथे कोमल रसरशीत वाळू पसरलेली आहे हा घाट एकांतात असून अत्यंत रमणीय आहे तिथे नेहमी सोनेरी कमळांचा सुगंध दरवळत असतो त्याच्याजवळ रमणारे परस्पर वैरभाव असणारे प्राणीसुद्धा एकमेकांशी वैर करीत नाहीत आपण त्या ठिकाणी ज्ञानयज्ञ करावा तिथे विशेष काही प्रयत्न न करताही कथेमध्ये अपूर्व रस उदित होईल आपल्या दृष्टीसमोर आणि वृद्धावस्थेत पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपल्या बरोबर घेऊन भक्ती कथास्थानी येईल जिथे श्रीमद भागवत कथा चालू असते त्या ठिकाणी भक्ती इत्यादी स्वतःहून जातील तिथे कथेचे शब्द कानी पडतात या तिघांना तारुण्य प्राप्त होईल सूत म्हणाली असे म्हणून सनकाधिकही नारदांबरोबर श्रीमद भागवत कथामृत ऐकण्यासाठी तेथून ताबडतोब गंगा तटाकी आली ज्यावेळी हे सर्वजण गंगा तटाकी पोहोचले त्याचवेळी भूलोक देवलोक आणि ब्रह्मलोक अशा सगळीकडे धांदल उडाली भागवत कथामृत पानासाठी जे रसिक विष्णूभक्त होते ते सर्व धावत धावत आधी आले भृगु वशिष्ठ चवन गौतम मेधातिथी देवल देवरात परशुराम विश्वामित्र शाकल मार्कंडेय दत्तात्रेय पिपलात योगेश्वर व्यास आणि पराशर छायाशुक जाजलिया आणि जन्नू असे अनेक प्रमुख मुनिगण आपापले पुत्र शिष्य आणि प्रेम भराने तिथे आले त्यांच्याशिवाय वेद उपनिषदे मंत्र तंत्र सतरा पुराणे आणि सहा शास्त्रे तिथे मूर्तरूप धारण करून आली गंगा आदी नद्या पुष्कर आदी सरोवरे सर्व तीर्थक्षेत्रे सर्व दिशा दंडकारण्य आदी अरण्य हिमालयादी पर्वत तसेच देव गंधर्व दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आली स्वतःच श्रेष्ठ समजणारे जे आपणाहून आले नाहीत त्यांची महर्षी भृंगूंनी समजूत घालून त्यांना आणली त्यावेळी श्रीकृष्ण भक्त सनकादी नारदाने दिलेल्या उच्च आसनावर कथाकार म्हणून कथा ऐकण्यासाठी बसली त्यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला श्रोत्यांमध्ये वैष्णव विरक्त संन्याशांनी ब्रह्मचारी पुढे येऊन बसले तर नारद मुनी त्या सर्वांच्या पुढे बसली एका बाजूला ऋषीगण एकीकडे देवता एकीकडे वेद उपनिषदी एकीकडे तीर्थक्षत्री बसली तर दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्या त्यावेळी सगळीकडे जय जयकार आणि शंखांचे आवाज होऊ लागले तसेच बुक्का गुलाल फुले इत्यादींची उधळण होऊ लागली काही काही प्रमुख देव तर विमानात बसून सभेमध्ये बसलेल्या सर्व लोकांवर कल्प वृक्षांच्या फुलांची उधळण करू लागली सूत म्हणाली अशा प्रकारे जेव्हा सर्वजण एकाग्रचित्त झाली तेव्हा सनकाधिक ऋषी मुनिवर नारदांना श्रीमद भागवताचे महात्म्य स्पष्ट करून सांगू लागले सनकाधिक म्हणाली आता आम्ही आपल्याला या शुकशास्त्राचा म्हणजेच भागवतशास्त्राचा महिमा सांगतो याच्या केवळ श्रवणाने मुक्ती हाती लागते श्रीमद भागवताच्या कथेचे नित्य सेवन करावे या कथेच्या श्रवणाने श्रीहरी हृदयात विराजमान होतात या ग्रंथाचे अठरा हजार श्लोक आणि बारा स्कंद आहेत यात श्री शुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद आहे आपण हे भागवतशास्त्र लक्षपूर्वक ऐका जोपर्यंत एक क्षणभर का होईना या शुकशास्त्राची कथा कानी पडत नाही तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसार चक्रात भटकत राहतो इतर अनेक शास्त्रे आणि पुराणे ऐकून काय लाभ होणार त्यामुळे तर भ्रम उत्पन्न होतो मुक्ती देण्यासाठी केवळ भागवत शास्त्रच पुरेश आहे ज्या घरामध्ये नित्य श्रीमद भागवताची कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि जे लोक अशा घरात राहतात त्यांचे सारे पाप नष्ट होऊन जाते हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेय यज्ञ या शुकशास्त्राच्या सोळाव्या भागाचीही बरोबरी करू शकत नाहीत हे तपोधन हो जोपर्यंत मनुष्य मात्र श्रीमद भागवताचे अवधानपूर्वक श्रवण करीत नाहीत तोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये पापाने ठाण मानलेले असते फलाच्या दृष्टीने पाहिले तर गंगा गया काशी पुष्कर किंवा प्रयाग ही तीर्थेसुद्धा या भागवत कथेची बरोबरी करू शकत नाहीत जर आपल्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा असेल तर श्रीमद भागवताच्या अर्ध्यागर चतुर्थांश श्लोकाचा स्वमुखाने नित्य नियमाने पाठ करीत जा ओंकार गायत्री मंत्र पुरुष सुप्त तिन्ही वेद श्रीमद भागवत ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी मंत्र सूर्य भगवान प्रयाग संवत्सर रूप काल अग्निहोत्र गाय द्वादशी तिथी तुळस वसंत ऋतू आणि भगवान पुरुषोत्तम या सर्वांना बुद्धिमान लोक तत्वत समान मानतात जो पुरुष नित्य अर्थासहित श्रीमद शास्त्र पठन करतो त्याच्या कोट्यावधी जन्माचे पाप नाहीसे होते यात मुळीच संशय नाही जो मनुष्य नियमितपणे भागवताच्या अर्ध्या किंवा चतुर्थांश का होईना श्लोकाचा पाठ करतो त्याला राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते नित्य भागवताचा पाठ करणे भगवंताचे चिंतन करणे तुळशीला पाणी घालणे आणि गायीची सेवा करणे हे सर्व एकसारखेच आहे जो पुरुष अंतकाळी श्रीमद भागवत ऐकतो भगवान त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वैकुंठ धामाला नेतात जो पुरुष सुवर्ण सिंहासनावर भागवताचे दान विष्णू भक्ताला देतो त्याला भगवंताचे सायुज्यपद अवश्य प्राप्त होते ज्या अज्ञानी माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यात चित्त एकाग्र करून भागवतामृताचा थोडा सुद्धा आस्वाद घेतला नाही त्याने आपला सर्व जन्म चांडाळ आणि गाढवासारखा व्यर्थ घालवला एवढेच नव्हे तर आपल्या मातेला केवळ प्रसव वेदना देण्यासाठीच तो जन्माला आला ज्याने हे भागवतशास्त्र थोडे सुद्धा ऐकले नाही तो पापात्मा जिवंत असून मेल्यासारखाच आहे स्वर्ग लोकातील इंद्रादी प्रधान देवता सुद्धा असेच म्हणतात की पृथ्वीला भारभूत असणाऱ्या अशा पशुतुल्य माणसाचा अधिकार असो कोट्यवधी जन्मातील पुण्य संचयानंतरच प्राप्त होणारी ही श्रीमद भागवत कथा जगात दुर्लभ आहे नारद मुने आपण बुद्धिमान आणि योगी आहात आपण प्रयत्नपूर्वक ही कथा ऐका ही कथा ऐकण्यासाठी ठराविक दिवसांचेच असे काही बंधन नाही नेहमी ऐकणेच चांगली ही कथा सत्याचरण आणि ब्रह्मचर्य पालनपूर्वकच ऐकणे उत्तम समजले गेले आहे परंतु कलियुगात असे होणे कठीण असल्याने ही कथा ऐकण्याचा शुकमुनी सांगितलेला विशेष विधी समजावून घेतला पाहिजे कलियुगामध्ये पुष्कळ दिवसांपर्यंत चित्तव्रती ताब्यात ठेवणे नियमांना बांधील राहणे आणि केवळ एखाद्याच पुण्यकार्याला वाहून घेणे अवघड असल्याने सात दिवस श्रवणाचा विधी सांगितला आहे श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केल्याने किंवा माघ महिन्यात श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होते तेच फळ सात दिवस श्रवण विधीमध्ये श्री शुकदेवाने सांगितले आहे मनाचा निग्रह नसणे अनेक रोगग्रस्तता आणि कमी आयुष्य तसेच कलियुगातील अनेक दोष यामुळे सप्ताह श्रवणाचेच विधान सांगितले आहे जे फळ तप योग आणि समाधीमुळे मिळत नाही ते संपूर्ण फळ सप्ताह श्रवणाने सहजगत्या प्राप्त होते सप्ताह श्रवण यज्ञ व्रत तप तीर्थयात्रा योग ध्यान आणि ज्ञान या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे अहो याचे वैशिष्ट्य काय वर्णन करून सांगू हे सप्ताह श्रवण तर सर्वात श्रेष्ठ आहे शौनकाने विचारले ही तर आपण मोठी आश्चर्याची गोष्ट सांगितली हे भागवत पुराण निश्चितच योग व्यत्यय ब्रह्मदेव यांचे अधिकारण असणाऱ्या श्री नारायणांचेच निरूपण करीत आहे पण मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञान इत्यादी सर्व साधनांचा तिरस्कार करून सुद्धा या युगामध्ये या पुराणाची ख्याती कशी झाली तेव्हा सूत म्हणाली हे पृथ्वीतल सोडून स्वधामाला म्हणजेच गोलोकाला जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले तेव्हा त्यांच्या तोंडून अकराव्या स्कंदातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवानी सुद्धा असेच विचारले होते उद्धव म्हणाले हे गोविंद आपण आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधामास जाऊ इच्छिता परंतु माझे मन चिंताग्रस्त आहे माझी चिंता ऐकून तिचे निरसन करून आपण माझे समाधान करा आता घोर कलियुग आलेच आहे आता पुन्हा अनेक दुष्ट प्रकट होती त्यांच्या संसर्गाने जेव्हा अनेक सत्पुरुष सुद्धा क्रूर स्वभावाचे होती तेव्हा त्यांच्या भाराने दबून गेलेली ही गायरूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल हे कमल नाही ना मला तर हिचे रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही म्हणून हे भक्तवत्सला साधू पुरुषांवर कृपा करा आणि येथून जाऊ नका भगवान आपण निराकार आणि चिन्मय असून सुद्धा भक्तासाठीच हे सगुण रूप धारण केले आहे तर मग आपला वियोग झाल्यानंतर ते भक्तजन पृथ्वीवर कसे काय राहू शकतील निर्गुणाची उपासना करण्यात तर फार कष्ट आहेत यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार करा प्रभास क्षेत्रामध्ये उद्धवाचे हे वचन ऐकून भगवंत विचार करू लागले भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल तेव्हा भगवंतांनी आपले तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धान पाहून त्यांनी या भागवत रूपी समुद्रात प्रवेश केला म्हणून ही भगवंताची प्रत्यक्ष वाङ्मयी मूर्ती आहे भागवताची आराधना श्रवण पठन किंवा दर्शन सुद्धा मनुष्याची पापे नष्ट करते असे असल्यामुळे याचे सप्ताह श्रवण सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे आणि कलियुगात तर अन्य सर्व साधने दुय्यम समजून यालाच सर्वश्रेष्ठ धर्म मानले आहे कलियुगामध्ये हाच असा एक धर्म आहे की ज्यामुळे दुःख दारिद्र्य दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो आणि कामक्रोधादी शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो भगवंताच्या मायेपासून सुटका होणे जिथे देवतांना सुद्धा अवघड आहे तिथे मनुष्याची सुटका कशी होणार म्हणून मायापाश सुटण्यासाठी सुद्धा सप्ताह श्रवणाचा विधी सांगितला आहे सूत म्हणाले शौनका ज्यावेळी सनकाधिक मुनिवर्य सप्ताह श्रवण विधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होती त्यावेळेला सभेत एक आश्चर्य घडले ते मी तुला सांगतो ऐक तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या दोन पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूपी भक्ती तिथे अकस्मात प्रकट झाली ती मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव या नावाचा वारंवार जयघोष करीत होती तेव्हा सभासदांनी सुंदर वेश धारण केलेली भक्ती भागवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तिथे आल्याचे पाहिले मुनींच्या मध्ये हिचे आगमन कसे झाले याविषयी सभेतील सर्वजण तर्क वितर्क करू लागले तेव्हा सनकाधिक म्हणाले भागवत कथेच्या अर्थातून आताच ही इथे प्रकट झाली आहे हे ऐकून भक्ती आपल्या पुत्रांस अत्यंत विनम्र भावाने सनतकुमारांना असे म्हणाली भक्ती म्हणाली कलियुगात माझा लोप झाला होता कथामृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केलेत आपण मला आता असे सांगा की मी कुठे राहू हे ऐकून सनकाधिक तिला म्हणाली तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी आणि त्यांचा भवरोग नाहीसा करणारी आहेस म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास करून राहा या कलियुगातील दोषांचा लोकांवर प्रभाव पडणारा असला तरी तुझ्यावर त्या दोषांची दृष्टीसुद्धा पडू शकणार नाही अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब भक्तांच्या हृदयात विराजमान झाली ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भले निर्धन का परम धन्य आहेत कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम गोलोक सोडून भक्तांच्या हृदयात येऊन निवास करतात या पृथ्वी तलावर हे भागवत साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे याची महती याहून अधिक आम्ही किती म्हणून वर्णन करू भागवताच्याच आश्रयाने त्याचे कथन करणारा आणि ऐकणारा दोघांनाही भगवान श्रीकृष्णांची सारुप्य मुक्ती प्राप्त होते म्हणून याशिवाय अन्य धर्माचरणाची काही सुद्धा गरज नाही इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद भागवत कथा महात्मी भक्ती कष्ट निवर्तनम नाम तृतीयाध्याय या ठिकाणी तिसरा अध्याय समाप्त झाला